शूद्र म्हणजे भातखंडांना जे अभिप्रेत आहे चंचल स्वभाव हा चंचल म्हणजे शूद्र म्हणजे असं काहीतरी अंटाची बरोबर असं काही नाही नाही शुद्र म्हणजे तसं नाही क्षुद्र म्हणजे एक व्हेरी मायनर आहे त्याला काही इम्पॉर्टन्स नाही आणि दुसरं की हे देसी आणि सिंदुराचं मिश्रण समजायचं का बरोबर म्हणजे नाही सिंधुरा असं अप्रोच ठेवायचं का करताना की हे देसी आणि सिंधुरा या दोन नाही आम्ही काय करतो आम्ही तसं मिश्रण सहसा आम्ही पाहतच नाही म्हणजे तसं अगदी स्पष्ट इंडिपेंडेंट ट्रॅक म्हणून मला इंडिपेंडेंट आहे आणि त्याचं सबन जे काम आहे सुरांचं वगैरे ते अजिबात नाही आता रेवा हा जो लगाव आहे तो देशीपेक्षा निराळा आहे राळगाव जरी सूर तेच असले रे रे साय देशी रे हे पण ऑब्झर्वेशन आहे की ददरन मी असं एक त्यांचं होतं की सिंध आपला बर्वा म्हणजे देसी आणि सिंदुराचं मिश्रण तर बाबरावचं म्हणणं की हे रादर जीवनपुरी आणि सिंदुराचं मिश्रण बाबराव जोशी बाबुराव रेळे रेळे हा जीवनपुरी आणि सिंदुराचं मिश्रण आहे रेम रेम जे होतं त्याच्यात एक एक मत म्हणून सांगतो कारण आपण आता बरवा राग म्हणून आणि रेमा ही फ्रेज ह्याच्यामध्ये सुद्धा आलेली आहे सिंदुरा त्या मी ज्या तऱ्हेने मांडतो त्याच्यानं तुम्हाला कळेल की तो तसाच भारदस्त गंभीर आहे Ah. I da ra ra भारस राहिला तास का अपूर्वांग प्रधान राग आहे त्यामुळे भडक तशी खाली होणार राग घ्यायची काय जरूर नाही बस काय ही चीज आपल्याला कोणी सांगितली ही चीज आपल्याला खासर विराहा की बोल असं म्हणतात हा की जोरत आहे अब मोहे आली कठिन बही रतिया अंतरा क्या फिर तो क्या तो पण बिरहा के बोल असे सुद्धा जोर होते बोर होते बिरहा के बोल असं वेगळ्या बंदिश आहे का नाही माझ्या तरी नाही चुकून काहीतरी कोणी बोललं असेल किंवा गायलं असेल तर कोणी दुसरी ही आहे सदरंगची जी मदरंगची जी पाहिली नाही नाही मदरंगची ख्याल नाही बडा ख्याल येरी मैं ना एरे मैं कोना चलन तसं असं वर्षी लागलं होतं हा तसं जातात चालते ना त्याला जोपर्यंत रागाच्या कक्षेत आहे ना आम्ही दिसत नाही आता काय लक्षात नाही मन रंग मन रंग मन रंग पुढे काय नाही लक्षात पुढे बोला जरी पदस आम्ही घेत नाही मपानी साहेब असू पण ही जी भारदस्त पण आहे ना विरा की जोर होते ते बघितल्यानंतर मग मी ती बाजूला केली त्या बाजे मोनी तर मोरे अज मोरे पाजली भज मोरे

أموت مريبا سميت مريبا جليلا أرسا أرسا من النار موري की चर जा करेगी हो तो ब्रिज की लोग बाज मोरे बाजल बाज मोरे बाजल अच्छा आधारित आमच्या खासाबाने पण एक बंदिश केलेली आहे जाऊन दे आयो

eri sakere piya nai more bas ayo sa van mar ayo sa ah भजन मोरा जिरा भयो अभो वन मयो सवन

سمع ما إيدي ساكنه

आवाज काम आता सिंधुरा याच्या मानाने किती लाईट आहे का ते बाहेर आहे हो. आता मप गरेसा किंवा धम या दोन्ही रागात येतात सिंदूर आणि बरवा पण लगावाची पद्धत मिळाली आता बरवामध्ये तो गंभीर्याने लावला जातो मला तेवढी गहराई सिंदुरामध्ये नाही रे did अनुभवलं जाताना ना दोघातही आहे मपानी सिंधुरामध्ये असा गेला तो एकदम तो सिंदरा निघाला झाला ते मध्ये नाही येणार रे बरोवामध्ये वक्रेणं सारे रे गला सिंधरामध्ये सरळ अवरव येऊ जा सारे सारे मध्ये रेमा पदच असेल का हा रेमा पद रे सा रेमा पद सा चालतो ना चल तो बरवामध्ये आम्ही नाही गेला त्याच्यामध्ये evvel muhal biter ve nemir tabine Utagaye tunne sunne gaye Dunaka sunaka Vari vari jaya Kese kere amo Dona Emita Sunaka सुनत सब लोग सुनत सब सुनत सब लोग होतन संग रगत खम सिकरत ठिठोरी सुनत सब लोग Zone de sebel o gavay Sodan sengene gedege Hamsikede tegeti dori Zone de te ge de ni sebel o gavay Nipatani daramori Manatanaye Nipatani daramori ke de चकाडोरे चोनत सब हो गवा चोनत सब हो गवा सोदर हमसे करत घची चोरी चोनत सब हो गवा त्याच्यावर आधारित अनवर खासाबने तराणा फार सुंदर बनला पण फक्त अंतराच बन असताहीच बनली अंतरा नाही बनला etmez. Harmoni içeri. Tanana dirdi tare dane din din nana Tanana dirdi tare dane tare dane tanana dirdi tare dane ta dane ta dane taron tanana dirdi na ta dane tanana dirdi tare dane ధని अंतरा नाही बनला पण पण अंतरा मग मी स्वतः त्याच्यावर रचला खूप दिवस मी अंतरा बघवतो पण त्या लाईनवर येईना नंतर खूप दिवसांनी तो आला मग आठवण माझ्या चौकीत लिहिलेलं आहे मी उद्या दाखवतो सगळं बघूया pare tadane nidato tanana pare tadane to tanana nanana tanano tanatadare

दोन रागांच्या प्रकृतीच फार फरक आहे रागभेद भावदर्शन नावाची मी सिरीज पणजी आणि केली होती बरेच पाच सहा वर्षापूर्वी एकोणीसशे त्याच्यामध्ये बरवा सिंधुराई जोडली आणि मी त्यात मध्ये म्हणजे काही एक बेसिक गाईडलाईन्स मिळतात का बघवतो म्हणजे काही काही फ्रीजेसचे काही काही भाव असतात तसं काही काही मी असं ठरवलं की आता कोमल गंधार आहे कोमल गंधाराला ज्या ज्या रागात महत्त्व आहे आणि तो विशेषतः औरव अंगाचा असतो तिथे त्या त्या रागाचा भाव विषादात्मक असतो रेतन आज इथं कोमलच्या ऐवजी सुद्धा करा तिला कामत होईल रे रेजिस त्याच आहे रे ग तो तिला कमत अतिशय आनंदी राग आहे रे एकदम बदललं तिला कमत म्हणाला हे पण ऐकून जरा बमन ऐकू कसं नाही ह्याच्यामध्ये खासावानी ख्याल बनलाय अच्छा राग प्रकृती प्रमाणे बोललो आता तिलक का मला लाईट राग आहे त्याच्यामध्ये ठुमऱ्या पण आहे para allá a descansar allá, como el gato. I don't know. ीरीतर रंगात आले म्हणजे हारात छडक बसायचे खूप त्याच्यामध्ये ते मगाशी मी सु

ठराय तिकडे सोडायचं नाही हा ग ग घेतला पाहिजे असं सोडायचं नाही गांधार घेतला पाहिजे मग la त्या काही काही गोष्टी आग्रह करण्यात ज्या आल्या आहेत त्या या अशा आल्या कारण नथन का नथन पीर गंगे गगे पक्ष शिकले होते तर त्या ग्वालय करण्याचा ट्रेट आले जायचा हा

也别干不莫干那了，也别干不莫干那了。哎，来来来，把这里把家的木头买来盖了，里弄盖吧，干不莫干那了。哎，别干不莫干那了，哎，别干不莫别干那了。

बमनायक गुण विचारो रे बमना एक सगुण विचारो रे बमनायक सगुण विचार विचार सगुण विचारो बमन सगुण विचार कस गोद कवाय प्रीतम प्यार बमना एक सगुण विधो पवन एक सगुण विधो कवाय एक विचारुन एक सगुन विचार विचार विचारु एक सगुन विचार सगुन विचार गुण विचारून विचारून बन नायक सगुण विचार बन नायक सगुण विचार जब गाय पीतम प्यार बन कसर सगुण प्यार

सक सगोन विचारो दे बमनायक सगुन बमनायक सगोन विचारो दे बमनायक सगुन विदार विदार विचारो दे बमनायक सगुण विचारो रे विचारो रे विचारो रे पवन एक सगुण रे एक सगुण सगुण

cho các vua đa vua đa ngày lại ca vua cho các vua đa cả ngày em bồi

Saguna Vijaru Saguna Vijaru Bhavana Eka Saguna Vijaru Bhavana Bhavana Bhavana Eka Saguna Vijaru Eka Saguna Vijaru Kavakaya Mohe Pittamare Bhavana Eka Saguna Vijaru Eka Saguna Vijaru Eka Saguna Vijaru रे कगुण सगुण विचारो अरे भारुण विरे अरे भारुरे भाय क सगुण सगुणी योरे कु भ Bhavana Ekata Guna Vidana Bhavana Ekata Guna Vidana Kavagaya Pitam Kade Bhavana Ekata Guna Ekata Guna Ekata Guna Vidana 呃。 पिया के अवन के खने रे तो कब के करे अल गो तो कबा इतना सदेश इतना सदेश बगे खरी आले घोत कब के कर पिया के अवन के गरे गरे हो तो के के आग्रा घराण्याचे बैसिरखा म्हणून होते मोहम्मद खाचे सुपुत्र म्हणजे विलाद खासा म्हणजे सगळ्यात मोठे भाऊ आणि ते माझ्या मोठ्या भावाला शिकवत असत काही वर्ष आणि मी काही महिने तरी सतत त्यांचा रामकली शिकवत असताना ऐकलेलं आहे आणि त्याचा असर माझ्या मनावर फार झाला आहे आणि त्यांची खुबी अशी होती इथे मापा धानी धाप या तीन चार सुरातच अर्धा अर्धा तास निन्या तऱ्हेने त्याचे गमती करत असत आणि सुराचा असर फार चांगला होता त्यांच्या तर आता ही झाली तीस एक वर्षापूर्वीची गोष्ट आता त्यातलं जे काय आठवतं <laughs> ते पेश करण्याचा प्रयत्न करतो बघूया Dole हनवा Ah Oh. bom. हो? आम्हाला काय आता आठवत नाही ती काय काय मजा करत होते म्हणजे गायले ते नॉट इव्हन टेन पर्सेंट सगळ्या अधिकारी सुद्धा विशेष करत नव्हते थोडेसे पण हे आलापच काम जास्त त्यांचं तुम्ही ऐकलं असेल विसर्गाने ऐकलं का लयकरी नाही तानाही नाही हा आणि तोंड केवढं लांबलंच काय <laughs> अंदाज अगोदर बांधावं लागतो अंकली हा आरोही किंवा उत्तरंगात गायला जाणार अंगात जास्त खुलतो तोरण आणि त्याचा जास्ती जास्तीने असेल इनफॅक्ट भैरवमध्ये जर तुम्ही पंचमावर जास्ती हे केलात तर त्यात भैरवातच रामकलीचा भास होतो असं राम पंचमा रामकलीचा प्राण आहे आणि इथे तर बंदिशी त्याची समज आहे पंचमा आणि कोमल निषाद हा सुद्धा कोमलनिषा वैकल्पिक आम्ही लावतो आणि मध्ये दिले ते अगदी कोमलनिषात ठासूनच दिले हा मला आता तेच आढळून आलं की तुम्ही हो, हो, आणि तरी तो रामकली हो, वाटू शकतो याची चर्चाही झाली आमच्या स्टँडर्डायझेशन भागात गिंडे होते रत्नाकर बी होता <clears throat> तर गिंडे सुद्धा म्हणाले की जरी कोमल निषेध दिला असला भातखंडीने तरी शुद्ध निषेध चालतो त्या त्या फ्रेज प्रमाणे तो घेतला

more une so akia une tenga la gir lagi more une so akia une tenga la senga la la செங்கல செங்கல உன்ன செங்கல லாகி முனி குண சோங்க கியார குண சங்க சரணோ தேவோ संग लागे मोर की गुण संग संग लागे रे गुण संग लागे रे लागे मोर रखिया गुण संग ंग लागे मोरी मोरी घे लागे मी घुन जायला घुन जायला लागे Kiar, honn nagelagi lagio हे बोल फेकण्याची जी पद्धत आहे ते तुमच्या घरातले जे वेगवेगळे स्टॉलवर्ट्स होऊन गेले त्यांच्यामध्ये काही त्यांच्या पद्धतीत फरक होता का हो फरक बराच होता खरं सांगा म्हणजे विलायत हुसेन खा साहेब फयाज खान आमचे खा साहेब या तिघांच्याही पद्धतीत बोलांच्या पद्धतीत फरक फरक आहे फयाज खानचे बोल होते ते क्लिष्ट नसायचे म्हणजे सरळ सरळ बोल पण त्यात एक माधुरी असायची म्हणजे बोलांचे उच्चार बोलांची फेक अतिशय घायाळ करणारी असायची आणि त्यामुळे ते अट्रॅक्ट करायचे बघून लायकारी होतीच त्यांच्याकडे नाही असं नाही पण विलायत खासाहेबांच्याकडे जे निन्याळे पेच होते आणि त्यात ग्रेस होते नुसते पेच नव्हते त्यात ग्रेसफुल पेच होते आता मी जे काही गायला त्यातलं बरंचसं विलायत हुसेन खसाबांचं होतं तर ते जे पेच होते ते फयाज खानच्याकडे गाण्यात नव्हते तसे पण फयाज खानच्याकडे ती बोलांची माधुरी असल्यामुळे त्यांचं एक ते त्यांची आठवण म्हणजे नाही मी खरं सांगू मी स्वतः जे आता असिम्युलेट केलं आहे ते म्हणजे विलायत हुसेनची चाल जी होती खासाहेबांची की त्याची ग्रेस ती सगळी मी आत्मसात करायचा प्रयत्न केला आणि बोलांचे उच्चार होते ते फयाज खासाहेबांचे घेण्याचा प्रयत्न केला हे दोघांचंही कॉम्बिनेशन आणि तिसरी गोष्ट आम आमचे जे खासा आहेत त्यांची बोल टाकण्याची पद्धत होती ती फार मुश्किल होती पण त्यातल्या त्यात त्यांचं <clears throat> वजन असं जायचं की एकदम तालाला चिकटून म्हणजे मात्रांची आघात असा तर त्याला चिकटून आता उद्या धा दिन दिन धा धा की मोरे किया गोन ला मोरी ने गोन ला नित्य सगला गे मोरे खिया गोरे सगला गे मोरी अगे यारे हो रे सगला क्या ये जरा मुश्किल उन्हें सगला गे मोरे खिया रे हो न लागे मोरी अगे यारे lagi mo ni agi ade go na sang lagi mo ni agi ya go na sang la ye village person da sang la agi mo ni agi ya ade go na sang lagi mo ni agi ya ade go na sang la ते कोण हे आमचे खास खास आणि विलास हुसेन आता तो कोण सांग लागे हो नि गी अरे कोण सांग लागे रे मोरी ने लागे ना न सांग लागे ने न सांग लागे ने न सांग लागे do. आमचे का साहेब सरळ सरळ जाणार नाही त्या हो ना सांग लागे मोरी आगे या गो ना सांग लागे गो ना सांग क्या बोल मन सगे लागे रे मोरी है कि यार भून संग लागी मोरी है कि यार भून संग लागी मोरी भून संग लागी मोरी भून ಹಗಿಮೋನಿ ಗುಣಸಂಗ ನಾಗಿ ಲಗಿ ಮೋರಿ ಉನ ಸೋಹಿಯ एकदा आमचे खासाहेब गेले होते म्हैसूरला त्यावेळेला विलायत खासाहेब दरबारमध्ये होते म्हैसूर दरबार तर ते आलेत म्हटल्यानंतर मग विलायत खासाहेबांनी सांगितलं मैसूरच्या दरबाराकडे ओळख करून दिली महाराजाकडे ते महाराज म्हणाले की आपके भांजे आहे तो इतनी गुणी विद्वान उसका भी गाना रखो हम काल सुनेंगे उनका तर दुसऱ्या दिवशी खासाबांचा गाणं ठेवला आणि हे कर्नाटकी लोक असतात ते लयकारीचे वगैरे म्हणजे हा आमचे खासे तर दुसऱ्या दिवशी गायले आमचे खासे आणि कर्नाटकातले लोक ते सगळे तालाला लईला वगैरे पक्के असतात तर ते ओळखून खासाबांनी सगळे लयकारीच त्या दिवशी गायले आणि ते सगळं त्यांच्या अंगाने सगळं बिकट केली तर ते हे म्हणायला लागले महाराज एकदम दोन कान पकडले ओ यो यो यो यो बिकट गवैया बिकट गविया पण मार्दव जे होतं ना ते विलायत हुसेन का आणि फैज खान यांच्या होते म्हणजे ग्रेस म्हणजे, म्हणजे आता आपण काही खट घेऊया हो. कट मी याच्यासाठी घेतोय की आता तुम्ही ते पुण्यात गेल्या वर्षी ऐकलंच आहे ते आपलं मुलांना शिकवण्याच्या पण त्याच्यामध्ये एक सुरांचे दर्जे असतात लगावाचे ते फार महत्वाचे आहेत आणि थोडस असं विश्लेषण करा हा असं थोडस विश्लेषण करा म्हणजे विनंती करतो मी की खट हा खरोखरच सहा रागांचं मिश्रण आहे असं समजायचं का नाही नाही विशेषतः मला वाटतं विद्याधर त्याचा आपला तो एक तो रागच आहे रागच आहे एक्झॅक्टली मी ते ह्याच्यात सांगितलं त्या दिवशी हे स्वतंत्रच राग मी म्हणेन ते भले त्याच्यात छटा दिसत असेल कानाडाची छटा दिसते देसीची दिसते अमक्याची दिसते पण त्या असं रागांचं मिश्रण करून ते गेलेलं आहे असं मला तरी वाटत नाही तो एक स्वतंत्र राग आहे इट इज इट्स ओन आयडेंटिटी पण वेगवेगळ्या अंगाचे खट आहेत का असतात कारण काय रत्नाकर मला कोमल रिषभाचा खट ऐकवला होता असू शकतो त्याला काय आता तुम्ही एकाला हे केलं तर आता काय गमत आहे पुष्कळ वेळा आपण ऐकलं असेल खटमध्ये खटमध्ये काही लोक विलंबितही करतात काही लोक सुरावर काम करण्याचा प्रयत्न करतात परंतु आमच्या मते हा राग तसा नाही आहे हा राग सतत काल जसा मी आम्हाला दाखवला आंदोलनात्मक तसं त्याचं स्वरूप आहे सबंध असायचं आहे 哎哎哎哎哎！哎 गायकवाड हे नवीन dari ai vi na tha vi da da ga ha ka chu gu na cha ra cha ki vi da tha so vi da da da vi da da da so ga ha ka chu gu na cha ra ra ji ilari ai vi để để bên là thế này con đi giờ này tôi này cả cái đi giờ cái chú này giờ cha cái là bị giờ ra để để bên là là con đi giờ này tôi cả cái đi giờ cái chú này giờ cha cái là ra gì là đi bị re mi na re ra gu ne ni na so ka ga ni ye ka ju gu na ya ra ja ki la da ye la ni ye vi da da va ye vi da da la ni ye vi da a la ni ye vi da da da gu ni na so ka ga ga ni ye ka chu gu ne da ra ja ki la la ye la ni ye vi da

<laughs> आता ह्याच्यामध्ये दैवत निषादचे जे लगाव आहेत ना ते दैवत निषादचे लगाव शुद्ध दैवतही नाही धड कोमल दैवत नाही असे मधले मधले दर्जे लातात नहीं तो दुनिया तो निषेध जो तो है तो मरला मतलब दर्जा है गुनी ऐसा नहीं लगा तो नहीं तो गुनी जाना के जनन बरे कोमल निषेध सुधा है Yeah, yeah, yeah. खासाहेब हे शिकवत असताना रंगात आले होते चालून ते आणि त्यांनी वरचा एकदम कचकून चाकी म्हणून आकार लांबवला आणि एकदम लय सोडून जे काय मधले हे भरले हो हो, हो. थोडासा नमुना कछुगुन चर जागिल रा